रामकृष्ण गोविंद स्कंध तिसरा अध्याय अकरावा मनवंतरादी काल विभागाचे वर्णन मी ज्या वेळेला एरवी तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला हा अध्याय वाचा कारण मी या अध्यायातला काही भाग वाचून दाखवणार आहे आणि वाचून दाखवायचं कारण असं आहे तुमच्याकडे पुस्तकं असली तरी मला प्रतिसाद असा मिळालेला आहे की काही जण रात्री पूर्ण दिवे घालवून निवांतपणे ही प्रवचन ऐकतात काही जण कानाला लावून पहाटे फिरायला गेलेले असताना मोबाईलवरून शांतपणानं ऐकतात काही जण दोघा तिघा जणांचा गट करून संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला अभ्यास वर्गाच्या वेळेला ऐकतात सगळ्यांना पुस्तक समोर पुस्तक असली त्यांच्याकडे तरी समोर ठेवून ते प्रवचन ऐकणं जमतच असं नाही म्हणून तुम्ही अध्यायाचा अर्थ वाचा पण तरी सुद्धा मी काही भाग त्या अध्यायातला वाचून दाखवणार आहे विषयाची स्पष्टता येण्यासाठी काल विभागणी सांगितलेली आहे काल विभागणी काय म्हटलेलं आहे ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही म्हणजे ज्याच्यापासून कार्य होत नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झाला नाही त्याला परमाणू म्हणतात परमाणू हे कालाचं सूक्ष्माती सूक्ष्म लहानातील लहान परिमाण असं तुम्ही म्हणा आणि म्हणून काय म्हटले ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत याला फार महत्व आहे बरं का पुढे काय म्हटलेलं आहे जो काल प्रपंचाच्या परमाणुपासारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो परमाणू एवढा जो काळ आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो म्हणजे ज्या कालाचा कालावधी सृष्टीचे उत्पत्ती ते प्रलय एवढा काळ आहे तो महत्तम म्हणजे या स्कंद तिसरा अध्याय अकरावा श्लोक चौथा मध्ये काळाचं लहानात लहान परिमाण आणि मोठ्यात मोठ परिमाण हे सांगितलेलं आहे या मध्ये काल विभागणी आहे काय म्हटलेलं आहे परमाणू बघितलं दोन परमाणूंचा एक अणू होतो तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो जो त्रसरेणू जरख्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आपल्याला उडताना दिसतो असे तीन त्रसरीनो ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात त्रुटीची कल्पना तुम्ही करू शकाल का तुम्ही सकाळी खिडकी उघडा सूर्यकिरण आत येईल त्या सूर्यकिरणात आत आल्यानंतर घरातील केर काढायला सुरुवात करा त्या केरातील एक एक त्रस रेणू असे तीन तो तुम्हाला दिसतो असे तीन त्रसरेणू म्हणून जेवढा आकार होईल त्या तीन त्रसरेणूंना ओलांडून जायला सूर्याला काय वेळ लागेल बियॉन्ड अवर इमॅजिनेशन तो जो काळ लागेल त्याला त्रुटी म्हणते आहे त्याच्या शंभरपट काळाला वेद म्हणतात तीन वेदांचा एक लव होतो तीन लवांचा एक निमिष तीन निमिषांचा एक क्षण पाच काष्ट क्षणांची एक काष्ठा आणि पंधरा काष्ठांचा एक लघु होतो पंधरा लघूंना एक नाडिका म्हणतात दोन नाडिकांचा एक मुहूर्त आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक प्रहर यालाच याम म्हणतात याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग आता बघा हा काय शास्त्र किती एकदम एकदम परफेक्ट होत सहा पल तांब्याचे एक भांडे बनवावे तांब धातू त्याचं वजन सहा पल त्या सहापल तांब्याचं एक भांड बनवायचं म्हणजे त्या भांड्याचा आकार नक्की झाला आता पुढं काय ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल असं भांड बनवायचं ओके चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवायची म्हणजे त्या सळीची लांबी रुंदी जाडी हे ठरलं तिने त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते पाण्यात सोडायचं म्हणजे त्या भांड्याला पाडलेल्या छिद्राचा आकार हा नक्की झाला आता एवढं झाल्यानंतर जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांड्यात भरले जाईल तेवढ्या वेळेला एक नाडिका म्हणतात मनुष्याचे चार चार प्रहरांचे दिवस आणि रात्र होतात पंधरा दिवसांचा एक पंधरवडा होतो जो शुक्ल आणि कृष्ण या नावाने प्रकारचा मानला जातो या दोन पक्षांचा मिळून एक महिना जो पितरांचा एक दिवस असते दोन महिन्यांचा एक ऋतू सहा महिन्यांचे एक अयन दक्षिणायन आणि उत्तरायण ही दोन्ही आईने मिळून देवतांची एक दिवस व रात्र होते आणि मनुष्य लोकात बारा महिन्यांना वर्ष असे म्हणतात अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले आहे आता याच्या पुढं काय म्हटलेलं आहे बघा मनुष्याचं एक वर्ष म्हणजे काय ते तुम्हाला समजलं अशा प्रकारे कालाच्या आता याच काय आहे की अशा प्रकारे मनुष्याची मनुष्याची चार लाख बत्तीस हजार वर्ष म्हणजे एक सत्ययुग अशा प्रकारे मनुष्याची आठ लाख चौसष्ट हजार वर्षे म्हणजे एक त्रेतायुग अशा प्रकारचे मनुष्याची बारा लाख शहाण्णव हजार वर्षे म्हणजे द्वापार युग आणि अशा प्रकारे मनुष्याची सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे म्हणजे कलियुग आणि ह्या सगळ्याची बेरीज मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे मनुष्याची मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस ही चतुर्युगे आहेत सत्य त्रेता द्वापार कली याची मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे हे चतुर्युग झालं अशा प्रकारे कालाच्या गतीने एक एक हजार चतुर्युगाच्या रूपाने होणारा दिवस आणि होणारी रात्र म्हणजे ब्रह्मदेवाचे शंभर वर्षाची आयुष्याची सीमा चतुर्युग म्हणजे त्रेचाळीस लाख वीस हजार बरोबर आहे त्याला गुणिले शंभर म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस त्याला गुणिले शंभर ब्रह्मदेवाच्या एक रात्र असा ब्रह्मदेवाचे आयुष्य आहे शंभर वर्ष या शंभर वर्षाला परार्ध म्हटलेला आहे आणि हे पन्नास वर्ष आणि पन्नास वर्ष ब्रह्मदेवाची असं विभागलं गेलेलं आहे पहिल्या पन्नास वर्षाला परार्ध दुसऱ्या पन्नास वर्षाला द्विपरार्ध असं नाव आहे सध्या ब्रह्मदेवाचं द्विपरार्ध चालू आहे म्हणजे ब्रह्मदेवानं पन्नाशी ओलांडलेली आहे अशी चतुर्युग सहस्र युग पर्यंत अशी एक हजार युग चतुर्युग एका चतुर्युगाचा एक गट अशी हजार चतुर्युग म्हणजे भगवंतांचं एक निमिष निमिष निमिषची व्याख्या आपण बघितली कालगणना काय असेल एक साधारण याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या आता तुमच्या माहिती करता मी सांगतो आठ फेब्रुवारी तीन हजार एकशे दोन या दिवशी कलियुग चालू झालं तीन हजार एकशे दोन इसवी सन पूर्व आणि आता दोन हजार अठरा चालू आहे म्हणजे कलियुगाची पाच हजार एकशे वीस वर्ष झाली अजून किती वर्ष जायची आहेत कलियुगाची आणि आणि काय अनाचार होणार आहे ते बघा आता आता हे सगळं समजलं थोडंफार समजलं थोडंफार नाही समजलं परंतु साधारण आपलं शंभर वर्षाचं आयुष्य आहे एवढं तरी समजलं बरोबर आहे आणि ते आपल्याला माहिती आहे पण ही कालगणना का दिली भागवतामध्ये या अध्यायात ही कालगणना दिली परंतु मी त्याच्यावर काय विचार करायचा का विचार करायचा हा कधी आपण विचार करतो एक कर्मणूक म्हणून एक इन्फॉर्मेशन म्हणून एक ज्ञान म्हणून एक माहिती म्हणून आणि ती सुद्धा माहिती मला माहिती आहे दिवस रात्र वर्ष पंधरवडा आयन एक वर्ष शंभर वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाचं चतुर्युग गीतेमध्ये म्हटलेलं आहे सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदू हे तू जाण असं म्हटलेलं आहे परंतु हे मी का जाणायचं हा कधी विचार आपण करतो का तो महत्वाचा भाग आहे आणि आपल्याला या काळाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे काळ म्हणजेच पंचवीसावं तत्व पंचवीसावं तत्व पुरुष तत्व आपण बघितलं पुरुष म्हणजेच भगवान आणि पंचवीसावं तत्व म्हणजेच काळ तत्व म्हणजेच भगवान म्हणजेच काळ मग आपल्याला कालातीत व्हायचं आहे त्यासाठी काळ म्हणजे काय हे आपल्याला जाणायचं आहे काळाचं स्वरूप जाणायचं आहे आणि ते जाणणं महत्वाचं आहे ही माहिती ठीक आहे त्यामुळे मी संक्षिप्तात वाचून दाखवली ती आता आपण पुढच्या प्रवचनामध्ये हे काळाचं स्वरूप काय आहे आणि ते का जाणून घ्यावं यावरती थोडंफार चिंतन करू रामकृष्ण गोविंद